अध्याय एकशे अठ्ठ्याण्णवावा नरकनिरूपण युधिष्ठिर म्हणाला पितामह जपकर्त्या पुरुषाला कोणत्या प्रकारच्या नरकांची प्राप्ती होते हे श्रवण करण्याची मला उत्कंठा आहे तरी कृपा करून ते मला निवेदन करावे <clears throat> भीष्म म्हणाले हे निष्पापा तू धर्माचा अंशावतार असून प्रकृत्याच धर्मनिष्ठ आहेस यास्तव धर्मास मूलभूत जी श्रुती तिच्या अनुरोधाने मी जे सांगत आहे ते तू लक्षपूर्वक आहे बा युधिष्ठिरा चार लोकपाल शुक्र बृहस्पती मरुद्गण विश्वेदेव साध्य अश्विनी कुमार रुद्र वसु आणि इतरही स्वर्गवासी महाज्ञानी देवता यांची जी ही नाना प्रकारच्या आकारांची वर्णांची व अनेक प्रकारची फले देणारी स्थाने वाटेल तेथे नेता येणारी दिव्य विमाने सभा नाना प्रकारची उपवने व सुवर्णमय कमले आहेत ही सर्व परमात्म स्वरूप प्राप्तीपुढे नरकच होत स्वरूपी जे स्थान आहे त्याला नाशरूपी भय नाही कारण ते कोणापासून उत्पन्नच झालेले नाही त्याला अविद्यादी क्लेशांचा संपर्क नाही त्याला काही प्रिय नाही आणि अप्रियही नाही कारण ज्यांच्या योगाने प्रियत्व अथवा अप्रियत्व उत्पन्न व्हावयाचे ते सत्वादी तीन गुणच त्याचे ठिकाणी नाहीत अर्थात ते त्रिगुणातीत आहे तसेच भूते इंद्रिये मन बुद्धी वासना वायू कर्म आणि अविद्या यापासून ते अलिप्त आहे ते ज्ञेय ज्ञान व ज्ञाता या भावांपासून मुक्त आहे त्याला दर्शन श्रवण मनन आणि विज्ञान यांचा संपर्कही नाही त्याचप्रमाणे पदार्थांचे दर्शन वगैरे होण्याला कारणीभूत जे रूपादी गुण तेही त्याच्या ठिकाणी नाहीत त्याला इष्टप्राप्तीपासून होणारे सुख नाही व इष्टवस्तूच्या उपभोगाने मिळणारा आनंदही नाही कारण त्याला इष्ट अशी वस्तूच नाही राजा त्या परमात्म्यापासून काल निर्माण होतो कालाची त्याजवर सत्ता नसते परंतु कालावर मात्र त्याचे प्रभुत्व असते स्वर्गावरही त्याचेच स्वामित्व आहे ज्याला परमात्म स्वरूपाची प्राप्ती होते तो त्याच्याच ठिकाणी लीन व म्हणूनच शोकमुक्त होतो अशा प्रकारचे हे श्रेष्ठ असे स्थान आहे व नरक हे पूर्वी सांगितल्या प्रकारचे आहेत याप्रमाणे मी तुला हे सर्व नरक अगदी बरोबर सांगितले आहे यांना नरक असे म्हणण्याचे कारण त्या परमात्मरूपी स्थानापुढे हे सर्व नरकतुल्य आहेत हेच होय ओम तत्सत